श्रीराम समर्थ पंचिका बारावी समास पाचवा अभेद भक्ती प्रकार स्वप्न सुषुप्ती आणि जागृती या तीनही अवस्थांमध्ये विषय व्यापारात मग्न असूनही मुक्त पुरुष कैवल्याच्या शिरावर नाचत असतो त्याला देव सहज असतो भक्तही सहज असतो पूजाही सहजपणे होत जाते पण त्याच्या ठिकाणी त्रिपुटीचा नाश झालेला असतो त्याच्या ठिकाणी एकपणाही राहिलेला नसतो एरवी देव एकीकडे धावतो आणि भक्त दुसरीकडे धावतो अशा विभक्तीतून म्हणजे भिन्नपणातून भक्ती कशी घडते कोण जाणे विज्ञान भक्ती हीच पवित्र भक्ती होय तिच्यात भज्य आणि भजक एकत्र कालेले जाऊन त्यामध्ये अणुमात्रही भेद नसतो माया एकीबेकी खेळत असल्याने देवभक्तांची चुकामुख होत असते पण सद्गुरूंनी ती माया व्यर्थ केल्याने द्वैताच्या जागी अद्वैत निर्माण होते त्या प्रक्रियेमध्ये देव पण भक्तात मिळाले की भक्त पण देवात आटले कोणास ठेवू दोन्हीच्या अभावी जे एकटे तत्व उरते त्याला एक असे म्हणणेही खपत नाही आकाश जसे गगनात पाणी जसे पाण्यात त्याप्रमाणे देव आणि भक्त परस्परात मिसळून जातात स्वाभाविकपणे एकच तत्व असताना अज्ञानाने त्या जागी द्वैत निर्माण केले जाते शेवटी अज्ञान नष्ट होताच स्वानुभव सुख प्राप्त होते अनेक म्हणजे एक नाही ते पण सर्वच्या अर्थापेक्षा अव्याप्त म्हणजे व्यतिरेक आणि विरोधी होय हा व्यतिरेक होय आणि एक म्हणजे सर्वत्व व्यापून असलेला अन्वय हा अन्वय होय म्हणून एक तेच अनेक आणि अनेक तेच एक होय असा अन्वय व्यतिरेक रूप पूर्व पक्ष होय एकात अनेक आटतात एकपणाचा शब्द देखील अभेद भक्तीने फोल केला जातो अभेद भक्तीने काहीच्या बाही म्हणजे वर्णनातीत करून टाकले एकपणाची उत्पत्ती होताच हळूहळू त्रिपुटीचा उदय होतोच म्हणून एकपणाचा ध्यास घेता येत नाही त्रिपुटी विरून जाणे हीच अभेदभक्तीची किल्ली होय रहस्य होय ती कोणी न करताच आपोआप घडते आपणच देव आणि आपणच भक्त हा केवळ नावाचाच व्यवहार होय अभेदभक्ती ही नेहमी अव्यभिचारी असते एकच प्रेम ते पती आणि परपुरुष यात विभागले गेले तर त्या स्त्रीला कोणी पतिव्रता म्हणणार नाही आपल्यासाठी देवावर प्रेम केले तर त्या भक्तीला व्यभिचारी भक्ती म्हणतात भक्त व देव एक रूप झाल्यावर द्वैताचे अस्तित्व उरत नाही हा अभेद भक्तीचा स्वभाव आहे अभेद तर मूळचाच आहे आज तो नव्याने झालेला नाही असे समजून जो पाहिल त्यालाच अभेदभक्तीचा लाभ होईल इतरांना तिच्यापासून वंचित व्हावे लागेल सर्व हेच नामरूपमय विश्व होय विचाराच्या सहाय्याने ते अरूप होताच अभेदभक्ती आपोआप मुद्दाम न करता होते देव व भक्त अक्षयरूप असून आपापल्या ठिकाणी आहेत मग भिन्नत्वाने भजन करण्याची नवलायती कोणती अशा प्रकारे वृत्तीचे भिन्नत्व निघून गेल्यावर जेवढे जेवढे नामरूपाचे नमुने असतील ते सर्व भक्तांसहित देवाचीच रूपे होत करणे पाहणे आटून जाऊन द्वैतभाव विरलेल्या अवस्थेत जर भजन घडले तर उत्तमच होय या वाचून जर कोणी भजन करत असतील तर ती कर्मभक्ती समजावी कारण त्या भजण्यामध्ये भेदाची समाप्ती होतच नाही सहज गोष्टीचा त्याग करून विनाकारण कष्टात पडल्यासारखे ते होईल आणि मुळात असलेला अभेद नष्ट होईल त्या बापड्यांना सहज स्थितीचे वर्मच अद्याप कळले नाही असे म्हणावे लागेल जीवनमुक्ती विदेहमुक्ती सहजस्थिती अभेदभक्ती यांच्यात फक्त नावाचाच फरक दिसतो खरे तर त्या सर्व एकरूपच होत सविकल्प निर्विकल्प असा भेद जरी असला तरी ते एकरूप होतात सविकल्पाची कल्पना मन करते पण निर्विकल्पनाची कल्पना कोण करील पण निर्विकल्पाची कल्पना कोण करील स्वस्वरूप बद्धही नाही आणि मुक्तही नाही सविकल्प नाही अथवा कल्पनातीतही नाही नामरूपाचा संकेत हा फक्त पूर्वपक्षा दाखलच आवश्यक असतो ज्ञानाने अज्ञानाचे निरसन केले त्या योगे जीवद्वैत संपूर्णपणे गेले आणि जेवढे म्हणून ईशद्वैत असेल त्याची मिथ्यात्वाने प्रतिती झाली समाधानाचे स्वरूप एकच असताना नामसंकेताची कल्पना केली जाते वास्तविक पाहता उपाधीच्या योगाने हा देहसंबंध जोडला जातो ज्ञानाने अभंगाचे समाधान निश्चय रूपाने झाले असता त्या एकालाच विदेह इत्यादी अनेक नामे ठेवली जातात देह उपाधी नाहीशी झाल्यावर ही सर्व संकेत चिन्हे तिच्याबरोबर गेली त्यानंतर स्थितीगती निरपेक्ष अनिर्वचनीयताच साचून राहते इति श्रीमत आगमसारे उपनिषद तात्पर्यानुसारे अभेदभक्ती प्रकारे पंचम समासहा इति पंचिका संपूर्ण श्रीराम समर्थ